संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात पद्माकर बर्वे यांचं गायन सुरुवातीला त्यांनी गायलेला राग केदार ऐका विलंबित छालाची बंदिश एक तालात बोल आहेत बरखा ऋतुकी चांदणी द्रुत ख्यालाची बंदिश त्रितालात बोल आहेत झांजनमा झनझन झनरे हार्मोनियमची साथ विकास कशाळकर आणि तबल्याची साथ चंद्रकांत कामत यांनी केली आहे ऐका तर राग केदार गायक पद्माकर परवे da. Star

can can can can can Tennessee. الرولي دجال